मित्रांनो तानाजी मालुसरेंनी कोंढाणा म्हणजे सिंहगड कसा सर केला याबाबत इतिहासकारांमध्ये दोन प्रकारची मतं आढळतात काहींच्या मते यशवंत घोरपडे नावाचा एक कडे चढण्यात अत्यंत पटाईत हलक्या अंगाचा एक मावळा होता ज्यानं कड्यावर चढून जाऊन वरती दोर बांधला तर काहींच्या मते तानाजींकडे यशवंती नावाची एक घोरपड होती आणि तिच्या मदतीनं कोंढाणा जिंकण्यात आला ह्या ऑडिओत आपण पुराव्यांशी बघणार आहोत की तानाजींनी नेमका गड कसा सर केला असावा घोरपड हा एक मोठ्या आकाराचा सरडा आणि पाल यांच्यामधला काहीतरी प्रकार म्हणता येईल असा सरपटणारा एक प्राणी घोरपडीची नख ताकदवान आणि तीक्ष्ण असतात तसंच घोरपडीच्या अंगी बारा बैलांचं बळ असतं आणि एकदा का ती कुठं चिकटली म्हणजे सुटता सुटत नाही असा गैरसमज सामान्य लोकांमध्ये पसरलेला आहे पण शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर घोरपडीची नख अगदी तीक्ष्ण असतात पण तेवढीच नाजूकही असतात आणि त्या बिचाऱ्या प्राण्याच्या अंगी बारा बैलांचं सोडा पण साध्या एका माणसाचं वजन पेलून धरण्याचीही शक्ती अजिबात नसते आणि ह्याच कारणामुळं बऱ्याच इतिहासकारांनी यशवंती घोरपडीची ही कथा नाकारली आणि यशवंत घोरपडे या हलक्या कमी वजनाच्या मावळाच्या कथेला आपली सहमती दर्शवली आता पुराव्यांकडे वळूया गम्मत म्हणजे इतिहासात यशवंत घोरपडे नावाचा कुणी कड्या कपारी चढण्यात अतिशय पटाईत मावळा होता आणि त्यानं सरसर चढून कोंढाणा किंवा अन्य कुठला किल्ला सर केला ह्याबाबत कुठलाही ऐतिहासिक पुरावा आपल्याला आढळत नाही ह्या उलट घोरपडीच्या मदतीनं किल्ला सर झाला अशा आशयाची वर्णनं अनेक बखरींमध्ये घोरपड आणि माळा लावून किल्ला जिंकण्यात आला अशा अर्थानं आढळतात कोंढाणा म्हणजे सिंहगड हा केवळ एकच किल्ला घोरपडीच्या मदतीने सर केला असं नाही किल्ला जिंकताना घोरपडीचा वापर करणं ही फार जुनी कला आहे पहिला अगदी लिखित असा घोरपडीच्या मदतीनं किल्ला जिंकण्याचा उल्लेख आहे तो सुमारे चौदाशे पन्नासच्या आसपासचा म्हणजे तानाजींनी कोंढाणा जिंकण्या अगोदर सुमारे दोनशे वर्ष अगोदरचा आणि आजपासून सहाशे वर्ष अगोदरचा महाराष्ट्रातील बहमनी सुलतानांच्या राजवटीच्या काळात शिवाजी महाराजांचे पूर्वज शुभकृष्ण भोसले आणि कर्णसिंह भोसले हे भोसले बंधू मातब्बर सरदार होते खेळणा किल्ला म्हणजे विशाळगड जिंकून घेण्याची महत्वाची जबाबदारी ह्या दोघांच्या खांद्यावर होती अगोदर त्यांनी खूप सारे प्रयत्न केले पण शर्थीच्या प्रयत्नानंतरही खेळणा सर होऊ शकला नाही शेवटी कर्णसिंह भोसलेंनी आपली अक्कल हुशारी लावून घोरपडीच्या मदतीनं कडा चढून खेळणा किल्ला सर केला असा उल्लेख अगदी स्पष्ट आणि लिखित स्वरूपात आढळतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या पुराव्याची मी तुम्हाला लिंक दिली आहे तुम्ही ऑनलाईनही तो पाहू शकता खेळण्या किल्ल्याच्या या लढाईत कर्णसिंहाने खेळणा किल्ला तर जिंकला पण ह्या लढाईत कर्णसिंह अतिशय पराक्रम गाजवून वीरगतीला प्राप्त झाले कर्णसिंह भोसलेंच्या यांच्या ह्या अतुल्य कामगिरीमुळे महमूद गावांनं कर्णसिंहाच्या मुलांना मुधोळची जहागिरी दिली घोरपडा बहादूर ही पदवी दिली घोरपडीच्या रंगाचं करड्या रंगाचं निशाण म्हणजे झेंडा वापरण्याचंही विरोध दिलं तेव्हापासून कर्णसिंहांच्या मुलांनी आपलं मूळचं भोसले असणारं आडनाव बदलून घोरपडे असं आडनाव घेतलं म्हणजे मित्रांनो घोरपडीच्या किल्ला जिंकण्यासाठीच्या वापरावरून घोरपडे हे आडनाव महाराष्ट्रात पहिल्यांदा उदयाला आलं यशवंत घोरपडे ह्या नावावरून घोरपडीची थेरी नाही आली स्वराज्याचे महापराक्रमी सरसेनापती म्हाळोजी घोरपडे आणि संताजी घोरपडे हे कर्णसिंह भोसले यांचे प्रत्यक्ष सातवे आणि आठवे वंशज आता राहिला प्रश्न घोरपडीच्या शक्तीचा तर जेव्हा किल्ला सर करण्यासाठी घोरपड कड्यावर सोडली जायची तेव्हा तिच्या कमरेला अगोदर हलकी सुतळी किंवा हलका दोर बांधला जायचा आणि त्या हलक्या दोराला नंतर भक्कम दोर बांधला जायचा घोरपड कड्यांवरच्या कपाळींमधून आणि काटेरी झुडपांमधून जेव्हा शिरायची तेव्हा तो दोर तिच्या वाकड्या तिकड्या चालीमुळे कपाळींमध्ये किंवा झाडा झुडपांमध्ये अडकून बसायचा आणि मग एक हलक्या वजनाचा मावळा त्या आधाराने अगोदर कड्यावर चढायचा आणि वर जाऊन भक्कम आधाराला किंवा एखाद्या झाडाला तो भक्कम दोर बांधायचा आणि मग त्या दोराच्या मदतीनं बाकीचे सैनिक कडा चढून जायचे महाराष्ट्रातल्या इतिहासकारांना ऐतिहासिक वादाची एक फार मोठी परंपरा लाभलेली आहे अनेक मनोरंजक ऐतिहासिक वादही प्रसिद्ध आहेत जसं की शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधाच्या वेळी वाघनख वापरली बिचवा वापरला तलवार वापरली की आणखी काही महाराज आग्र्याच्या कैदेतून वेषांतर करून बाहेर आले की मिठाईच्या पेटाऱ्यात बसून शिवाजी महाराज घोड्यावर बसायचे की घोडीवर तानाजींनी कोंढाणा जिंकताना यशवंती घोरपड वापरली की यशवंत घोरपडे वापरला इत्यादी इत्यादी पण माझी सगळ्या इतिहासकारांना नम्र विनंती आहे की बिचाऱ्या असहाय्य इवल्याशा घोरपडीवर अन्याय नका हो करू इतिहासातला तिचा घोरपडीचा वाटा तिला मिळालाच पाहिजे मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद